आणि आता आपण पहिल्या स्कंदातल्या नवव्या अध्यायातल्या बत्तीसाव्या अध्यायापासून भगवंतानी सॉरी भीष्माचार्यांनी भगवंतांचं कसं स्मरण केलं ते बघणार आहोत परंतु तत्पूर्वी एक दोन छोट्याशा गोष्टी काय केलं भीष्मांनी तदोपसंहृत्य गिरस विमुक्त संगम मन आदि पुरुषे कृष्णे पीतपटे चतुर्भुजे पुरस्थिते मिलित दृग व्यधारयत त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदिपुरुष पीतांबरधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले मन पूर्ण एकाग्र केलं रिकाम केलं खरंच तुम्ही आणि मी तरी मी खूप विचार करतो मन पूर्ण अहो एखादा डबा तांदळाच्या डब्या डब्यातले तांदूळ ओतून डबा रिकाम करणं असं का ते आहे मन शिवाय चिंतनाशिव मन प्रमाथी बलवत दृढ म्हटलेलं आहे चंचल प्रमाथी आणि बलवत दृढ म्हटलेलं आहे मन गीतेत असं मन पूर्ण रिकाम करणं शिवाय प्रॅक्टिस शिवाय आणि भगवंतांच्या कृपेशिवाय शक्य आहे का असं पूर्णपणे एकतर मौन धारण करायचं मौन म्हणजे कायिक वाचिक मानसिक मौन म्हणजे नुसतं तोंडाने मौन पण मनाने विचार याला हिपोक्रॅट किंवा मिथ्याचारी म्हटलेल्या आहे गीतेत त्यामुळं मौन धारण सगळं सगळे विचार पूर्णपणे थांबवून तोंड एकदम मन गप्प करून काहीही न बोलता मनानं सुद्धा बोलता येतो डोळ्याने बोलता येतो कुठल्याही पद्धतीने न बोलता मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदिपुरुष पीतांबरधारी, चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले आणि मग विशुद्ध या धारणया हताशुभ तदीक्ष यैवाशु गता युधव्यथ निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रम तुष्टावजन्यम विसृज जनार्दनम त्यांच्या शस्त्रप्रहाराच्या वेदना भगवंतांच्या दर्शनाने तत्काळ नाहीशा झाल्या शरसय्येवर होते त्यांच्या संपूर्ण अंगावरती बाणांच्या जखमा होत्या परंतु त्या जखमा त्या वेदना तो त्रास सगळा भगवत दर्शनाने आणि भगवत दर्शनाने म्हणण्यापेक्षा भगवंतांच्या स्मरणाने नाहीसा झाला तसेच भगवन मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने शुद्ध धारणा धारणा म्हणजे एका ठिकाणी मन केंद्रित करणं ते केंद्रित केलेलं मन तसंच काही वेळ ठेवणं म्हणजे ध्यान आणि चिरकाल तशी अवस्था प्राप्त करणं म्हणजे समाधी धारणा ध्यान आणि समाधी या तीन क्रमशः येणाऱ्या अवस्था आहेत त्यातली धारणा एका ठिकाणी मन केंद्रित करणं आणि ते स्थिर ठेवणं तसेच भगवन मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभ नष्ट झाले सर्व पाप पूर्वीचे नष्ट झाली विष्माचार्यांच्या आयुष्यात असतील का आधी पाप हा प्रश्न येतो आपल्यासारख्यांसाठी पाप नष्ट झाली अशुभ नष्ट झाले आता शरीर त्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली आपल्या मागच्या प्रवचनाला या एका शब्दावरती भर दिलेला होता आणि तो तो तो भाव ते अत्यंत अवघड आहे हो निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रम निवृत्त कुठेही स्कूटरवरून जाताना बाहेर जाताना सतत माझ्या डोक्यात हा विचार असतो भिनलेला आहे मला भगवंतांचं स्मरण होईल का मला आत्ता आहे का माझ्या मनातले विचार एकत्र पूर्णपणे नाहीसे होऊन मन पूर्ण रिकाम आहे का माझ्या इंद्रियांच्या वृत्ती मी भगवंतांच्याकडे वळवू शकतो का सतत हा जर अभ्यासाने प्रयत्न केला तर कुठं कदाचित शेवटच्या क्षणी आपण ते गाठू शकू निवृत्त निवृत्त सर्वे निवृत्त सर्व इंद्रिय वृत्ती विभ्रमहा निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रम स्तुष्टावजन्यम विसृज जनार्दन आता एक प्रश्न असा आहे दोन प्रश्न आहेत की पहिला प्रश्न म्हणजे भगवंतांचंच ध्यान का करावं हो हा मनात प्रश्न आला का तुमच्या भगवंतांचं ध्यान करावं हे गृहीत धरून आपण पुढत विवेचन केलं पण भगवंतांचं ध्यान का करावं हा एक विषय जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि पुढच्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायात म्हणजे स्कंध दुसरा पहिला अध्याय सहावा श्लोक जन्मलाभ परम पुंसाम नारायण स्मृती यावर प्रवचन करताना आपण परत विस्तृत यावर विचार करणार आहे कारण जन्मलाभ परम पुंसा मानते नारायण स्मृती हाच सिद्धांत गीतेत पण सांगितलेला आहे अंतकालेचे माम एव एव या शब्दाला फार महत्व आहे जाता जाता जमलं तर माझं स्मरण कर नाही केवळ आणि केवळ माझं स्मरण कर अंतकाळी अंतकाले च माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम शरीर सोडतो तो मला येऊन मिळतो हे महत्वाचं आहे आपण तो विचार त्या श्लोकावरती प्रवचन करताना शास्त्रीय वैज्ञानिक आणि आध्यात्मिक या सगळ्या दृष्टीने विस्तृत विचार करू परंतु एक गोष्ट आपण गृहीत धरून चाललो आहोत अंतकाळी भगवंतांचंच स्मरण केलं पाहिजे आता ते कसं करायचं कसं करायचं हे पुढच्या श्लोकात भीष्माचार्यांनी दाखवून ठेवले त्यांनी स्मरण कसं केलं ते सांगितलेलं आहे आता आपण स्मरण कसं करायचं हे आपण ठरवायला पाहिजे आपण ठरवायला पाहिजे स्मरण करायचं मला सांगा तुम्ही तुमच्या आईचं स्मरण करता करायला पाहिजे आता आईचं स्मरण करायचं म्हणजे आपल्या पैशाच्या पाकिटामध्ये आईचा फोटो ठेवलाय तो समोर आणायचा आणि फोटोकडे बघत बसायचं फोटोकडे बघत बसायचं हेच का स्मरण झालं याला आईचं स्मरण कर यालाच यालाच स्मरण म्हणतात का आणि असा मन पूर्ण अनासक्त होऊन निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमा होईल का आईच्या स्मरणानं अशा प्रकारचा फोटो ठेवून मग कसं स्मरण करतो मी आईचं मी करतो परंतु मी त्याचा विचार नाही करत आईचं स्मरण मी करतो खरं प्रेम असतं ना आपलं आईवरती आणि असतंच असतं आपण आईचं स्मरण कसं करतो तसं भगवंतांचं स्मरण भीष्माचार्यांनी केले उदाहरणानं तुम्हाला सांगतो मी माझ्या आईचं माझं आईवरती निरतिशय प्रेम भगवंतांच्या इतकंच मी आईला मानतो मला आईने घडवलं कसं काय घडवलं आणि हे स्मरण मी आईचं करतो अहो माझी आई हे सगळं मी डोळ्यापुढे आणतो बर का माझी आई शेवया उत्तम करायची उत्तम शेवया करायची पण मग ते शेवयाचं पीठ जे असतं ना ते मळणं हा शब्द मी वापरत नाही तो चुकीचा आहे ते पाट्यावरती ठेवून वरवंट्यावन त्याच्यावरती जोर जोरात मारा देऊन ते पीठ काय म्हणतो त्याला शब्द मला आता आठवत नाही पण मळणं याच्या पुढची क्रिया आहे ते पीठ अशा प्रकारे त्याच्यावरती वरवंटा मारून मारून मारून ते इतकं एकजीव होतं आणि त्यामुळं शेवया सुंदर होतात अशी माझी आई असं ते शेवयाचं भिजवलेलं पीठ पाट्यावरती ठेवून वरवंट्याने त्याच्यावर दणके देते हे माझ्या डोळ्यापुढं चित्र येतं अहो तुम्हाला काय सांगू तीन मुलींवर असणारा मी मी सुसंस्कृत व्हावा ही तिची फार इच्छा परंतु आमच्या घराच्या आजूबाजूला जी मुलं होती माझ्या वयाची ती वाह्यात होती आता मला त्यांच्याबरोबर खेळायला जाण्याशिवाय पर्याय नव्हता आम्ही जवळ असलेल्या पटांगणावर गोट्या वगैरे खेळायला जायचो संध्याकाळच्या वेळेला आई पण मला परवानगी द्यायची परंतु त्यांच्यात खेळ पण त्यांच्यात अलिप्त राहा त्यांच्यापासून हे मला ते अप्रत्यक्षपणे रित्या शिकवायची ते हे माझं आईचं स्मरण आहे बरं का माझ्या डोळ्यापुढे येतं आणि एक दिवस काय झालं मला माहित नाही परंतु मी बहुतेक काहीतरी खोटं बोललो आणि त्यामुळं मला तिने इतकं मारलं इतकं मारलं देवापुढं बसवलं पाटावरती इतकं मारलं आणि त्याच्यानंतर ती इतकी रडली हे आईचं स्मरण आहे पुरणपोळ्या करायची कशा करायची सुंदर तिने मला रवा भाजून कितीतरी खूप मोठं पातेल्यामध्ये रवा भाजून खूप लाडू केले रव्याचे आणि मला तिने शिकवले हे मी ज्या वेळेला आठवतो अशी माझी आई होती अशी माझी आई होती अंघोळ करून आली की शनी महात्म म्हणायची पाठ होत तिला मग ते शनी महात्म उडदा माझी काळे गोरे मला आठवतो आणि मी असं आईचं स्मरण करतो का नुसता डोळ्यापुढं फोटो ठेवून स्मरण करतो नाही मी आईचं स्मरण असं करतो असं भीष्माचार्यांनी भगवंतांचं स्मरण केलं आणि एक एक एक एक एक एक त्यांच्या आयुष्यात आलेल्या भगवंतांचं स्मरण आणि आठवण करत तुम्ही असे होता तुम्ही असं केलं तुम्हाला आठवतं का अशा पद्धतीनं त्यांनी भगवंतांचं स्मरण केलं ते कसं केलं ते आपण बघू आपण तसेच्या स्मरण अंतकाळी करावं नाही असं नाही परंतु आपण सुद्धा आपली एखादी पद्धत डेव्हलप करू शकतो भगवंतांचं पण आपल्या आयुष्यात भगवंत आलेलेच नाहीयेत आलेलेच नाहीयेत आपण जर इतर स्मरण करायला गेलो भगवंता तुमच्यामुळे मी एस एस सी मध्ये बोर्डात आलो असं स्मरण समजा करायला गेलो तर लगेच मी बोर्डात आल्यानंतर मग पेढे वाटले लोक कसे आले माझं कौतुक कसं केलं माझी टीव्हीवर किंवा रेडिओवर मुलाखत कशी झाली हा विषयांतर होत जातो विषयांतर होत जात भगवंत राहतात बाजूला केवळ आणि केवळ भगवंतांचं स्मरण इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भीष्म उवाच काय म्हणतात बघा स्कंद नव अध्याय स्कंद एक नववा अध्याय एक बत्तीसावा श्लोक आहे श्री भीष्म उवाच इति मती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमने स्वसुखमुपगते क्वचित विहर्तु प्रकृतीमुपेयुषी यद्भव प्रवाह भीष्म म्हणाले माझी अत्यंत शुद्ध आणि कामना विरहित झालेली बुद्धी मी मृत्यूसमयी यदवंश शिरोमणी म्हणजे सात्वत पुंगव सात्व भागवत पुंगवचा अर्थ यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो आहे माझी ताकद असं म्हणायची मी म्हणेन अंतकाळी माझी अत्यंत शुद्ध आणि कामना विरहित झालेली बुद्धी मी समयी यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात ते असंग आहेत काहीही करत नाहीत पण तरी सुद्धा सृष्टीची निर्मिती करतात लय करतात सृष्टीची निर्मिती करतात लय करतात आता एक सृष्टीची निर्मिती आणि लय यातलं अंतर इतकं इतकं आहे की ते माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे परंतु हे सायकल चालू आहे भगवंत ते निवांत बसलेत ते स्वतः म्हणतात मी काहीही करत नाही भगवंत तुम्ही म्हणता काय गंमत आहे हो हे जर मी असं भगवंतांना म्हटलं भगवंत काय अघटित आहे हो अहो तुम्ही नुसते निवांत डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले आहात स्वतःच हृदयात स्वतःच ध्यान करता आणि त्याचबरोबर सृष्टीची उत्पत्ती लय उत्पत्ती लय करत असता कसं काय हो हे मला हे जाण करून द्या माझ्यावर कृपा करा मला समजू दे सृष्टीची उत्पत्ती कशी होते लय कसा होतो आणि त्या निमित्ताने माझी उत्पत्ती आणि माझा लय कसा होतो मला हे रहस्य समजावून सांगा तुमच्याशिवाय कोण आहे अशा प्रकारचं चिंतन मी करू शकणार नाही का एक एक एक एक श्लोकात काय म्हटलेलं आहे ते आपण बघू पुढच्या प्रवचनात पुढचा श्लोक रामकृष्ण